समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय बत्तीसावा भगवान प्रकट होऊन गोपींचे सांत्वन करतात ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात परीक्षित भगवत प्रेमी विरही गीत बोलता प्रियाच्या त्या वियोगाने मधुर रडू लागल्या त्याच वेळी मध्ये कृष्ण प्रकटे हासरा तसा पीतांबर कटी शोभे देवास चाळीज कोटी कामाहुनी दिव्य श्याम सुंदर पाहता उठल्या सर्व त्या गोपी नव चैतन्य पातले एक प्रेमे धरी हात सौख्याने बोलू लागली दुसरी चंदनी दंड खांद्याशी ठेविते तदा तांबूल मुखीचा कोणी हातात घेतला तसा तिसरी बसुनी कोणी स्तनाशी पाया पाचवी प्रणये कोपी विभला ताणी भुवया दातानी ओठ चावोनी कटाक्षे विंधिते पहा कुणी ती टकला मुखा नेत्रेची प्राशिते संता तृप्ती नसे जैशी हिलाही नच तृप्तीतई एकतो हृदयी कोंडी घेई नेत्र मिटोनिया मनी आलिंगिता त्याला उठले रोम अंगीचे संत मुक्त जसे होती तशा गोपी प्रमोदल्या विरहो संपला सारा शांती डोहा तडुंबल्या एक रस असा कृष्ण सौंदर्य श्रेष्ठते असे राहिला गोपीच्या मध्ये तपाने पावतो तसा गोपींच्या सहही कृष्ण वाळूत पातला पुन्हा बाहे गंधीत वायुतई भुंगे ही मत्त जाहले त्यावेळी पूर्ण तो चंद्र चांदणे वर्षला बहु नवाटे रात्रीची वेळ रंगमंच तटी जसा उल्हासाला बहुगोपिकाना गेल्या मिटोनी मग व्याधी सर्व श्रुती जशा त्या कृतकृत्य होती नि ओढणी शील पवी कुणी त्या योगेश्वराला हृदयी धराया त्या इच्छिताही न च थांबतो की तो शोभला गोपिका माझी ऐसा त्रैलोक्य शोभा जणुतई जहाली गोपींसी आले प्रेम कृष्णा केले असे स्वागत सुनिया पोटास कोणी धरी पाय त्याचे रुसोनी कोणी वदती हरीला गोपिका म्हणाली प्रेमिसी प्रेमते कोणी अप्रेमा प्रेम दे कुणी नेच्छिती कोणी ते दोन्ही तिन्हीत काय ते रुसे प्रेमीला प्रेम जे देती स्वार्थ उद्योग तो तसा न स्नेह धर्म ही त्यात हेतू स्वार्थची एकतई अप्रेमा प्रेम जे देती हितैषी माय बाप जै, सत्य स्वच्छ असा धर्म व्यवहारी तोच एकला न प्रेम लाविती कोठे तयांचा प्रश्न ना उरे अद्वैती स्वरूपी धन्य किंवा तो गुरुद्रोहीची नवागतो मी प्रिय इच्छितैसे या कारणे की पदी ध्यान लागो लोभी जसा ध्याय धनास जातो हृदयात त्याच्या मदर्थ लज्जा अनवेद मार्ग त्यजो नियेता बुद्धी होवो परोक्ष प्रेमार्थ लपो निगेलो प्रेमी माझ्या मुळी दोष लावा प्रिया तुम्ही तो मज सर्व आहा निप्रिय सर्वांसही मीचा आहे योग्या न शक्यो त्यजिने घराला ते सर्व तुम्ही त्यजिलेच आहे निर्दोष संयोग असाची झाला न होय त्यागा उतराय शक्य जन्मांतरीही तुमचा ऋणी मी प्रेमे ऋणाचा तुम्ही भार केला इति श्रीमद भागवती महापुराणी, पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बत्तीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री